सेनापती साहेबाशी बोलताना मुद्द्याची गोष्टमूळ बोलायला विसरलो गिलास हजरी इतकं पडलं पण पाठा घागरीवर पाहिजे त्यांना सांगायचं होतं की त्या दिवशी त्या वनमालेच्या घरी आम्ही नेमके एकमेकांना कसे भेटतो तशी माझी नाटकळी बसली पहा पण हे गिलास हजी अजून त्यांच्याशी काय गोष्ट आहे अरे वा ते दोघे अजून त्या दालनात बोलत उभेच आहेत आपल्याला वासत तिथंच उभं राहायचं कसं जीवावर आहे आम्ही श्रीमंत लोक प्रहर दिवसांदिवस हातूनात लुळून काढतो खाणं पिणं बोलणं सर्व काही लोळत पण दोन पायाच्या खांबावर शरीर पाठून उभं करण्याची युक्ती मजुरापण राबणाऱ्या दरिद्रांनी शोधून काढलेली त्रासदायी युक्ती आपल्याला बिलकुल पसंत इतका वेळ त्यांच्या ज्यानं उभं राहत तरी कसं परमेश्वराच्या श्रीमंत सृष्टीत त्याचा डोळा चुकून हे दरिद्री शिरले नसते तर जन्माला घालण्याच्या वेळी देवानं जसा आम्हाला लोळत झोपी गेलेलं पाठवलं तसेच लोळत आम्ही श्रीमंत आमरण राहिलो या बाजूचं त्या बाजूला वळावं पुतण्याचं पालथं व्हावं फारच झालं तर फरफटावं किंवा रान जावं पण ज्याच्या पलीकडे यातायात आम्ही श्रीमंतांनी काय म्हणून सोसायची असं तिष्ठत उभं राहण्याचा प्रसंग आला म्हणजे ही सृष्टी तयार करताना परमेश्वरानं श्रीमंतांची काही सोय पाहिली तेव्हा झाला येते आमच्या अंगावरचं मात लोण्याच्या गोळ्याप्रमाणे मऊ आहे ते ठीक आहे पण ही हाडं इतकी कठीण कशाला देवा आमची हाडं सोडलेल्या केळ्याप्रमाणे किलेस किस्त नसतं का चाललं वरून हे हिऱ्याचे खडे आणखी आतून हे हाडांचे भाले अंगाला सारखे टोचत आहे देवा हिरे कोमल फुलांचे का नाही बनवले श्रीमंतांच्या अंगाला चित्तून राहण्या पातळ तेला स्वरूप देवा सोन्याला का नाही दिलं या जागमाखालची कठीण कमी या सरावाच्या अजून माझ्या पायाला सारखी होते तेव्हा ही पृथ्वी जर फत्तराचारी माती जे बनवायला तुला सांगित नव्हतं कोणी बरोबर मंडळ निर्माण करण्यात परमेश्वराची सर्व श्रीमंती खचून जाऊन ही पृथ्वी तयार करताना देव खरोखर कंगाल झाला असला पाहिजे हो देवा शिवा या पृथ्वीच्या उरावर जर दगड आणि माती यांचं ओझं रट्टाचे श्रम दुसरा कोण घेणार तेव्हा त्यावेळी माझ्यासारख्या एखाद्या श्रीमंताला जर तो आपला गुरु केला असता तर चार चार हात उंचीच्या पिंजलेल्या मऊ कापसानं ही पृथ्वी फार अल्पश्रमात झाकता येते हे आम्ही नसतं का तुला शिकवलं देवाच्या सगळ्या तुझ्या आम्ही आपल्या अंकपुरात थोडफोडा दृष्ट करतो पण या धैर्यधराच्या भेटीला आलं म्हणजे दरिद्रासारखंच मागावं लागतं अरे वा ते दोघे अजून का दानर बोलत उभेच आहेत Pasamos la hora, ¿no?